अध्याय दोनशे विसावा दमप्रशंसा युधिष्ठिर म्हणाला पितामह काय केले असता मनुष्याला सुखप्राप्ती होते कोणत्या प्रकारचे आचरण केले असता तो दुःखी होतो आणि काय केले असता इष्टप्राप्ती होऊन लोकांमध्ये तो निर्भय राहतो भीष्म म्हणाले युधिष्ठिरा वेदवेत्ते लोक दमाचीच प्रशंसा करीत असतात तो सर्व वर्णांना व त्यातूनही विशेषे करून ब्राह्मणांना आवश्यक आहे जो दमयुक्त नसेल त्याच्या क्रिया व्हाव्या तशा सफल होत नाहीत कारण क्रिया तप व सत्य या सर्वांचा आधार दम हाच आहे दमाच्या योगाने तेजाची वृद्धी होते दम हा पवित्रतेचे कारण आहे जो पुरुष दमसंपन्न असतो त्याचे पातक नष्ट होते आणि अविद्येचा नाश होऊन त्याला मोक्षप्राप्ती होते दमसंपन्न पुरुषाला सुखाने झोप लागते तो सुखाने जागा होतो लोकांच्या सत्यत्वाविषयी त्याची बुद्धी सहजच उलट होते अर्थात जग मिथ्या आहे हे त्याला अनायासे कळू लागते आणि त्याचे मन प्रसन्न राहते दम हा तेजाचा आधार आहे रजोगुणाने युक्त असलेल्या पुरुषाला कामक्रोधादी अनेक शत्रू प्रत्यही घेरतात व आत्म्यासंबंधाने त्याच्या ठिकाणी भेददृष्टी उत्पन्न होते मांसभक्षक प्राण्यांप्रमाणे दम नसलेल्या पुरुषापासूनही प्राण्यांना सदोदित भीती असते म्हणूनच दमरहित पुरुषांचा निषेध करण्यासाठी ब्रह्मदेवाने राजा निर्माण केला कोणत्याही आश्रमामध्ये दमाचीच योग्यता अधिक आहे आणि त्या सर्व आश्रमांमध्ये राहून धर्म केल्याने जे विपुल फळ मिळते ते सर्व दमयुक्त पुरुषालाही मिळते असे सांगितले आहे आता राजा ज्याच्या योगाने दमाची उत्पत्ती होते त्यांचे स्वरूप सांगतो ऐ कृपणत्वचा अभाव क्षोभशून्यता संतोष श्रद्धाळूपणा क्रोधाचा अभाव सदैव सरलता मितभाषित्व अभिमान शून्यता गुरुजनांचे पूजन असूयेचा अभाव प्राण्यांवर दया दुष्टपणाचा अभाव आणि लौकिक वार्ता असत्य भाषण आणि स्तुती व निंदा यांचा त्याग ही सर्व दमाच्या उत्पत्तीची कारणे आहेत कल्याणेच्छू पुरुषाने ज्या ज्या वेळी सुख अथवा दुःख होईल त्या त्यावेळी त्यांचा उपभोग घ्यावा पण त्याचपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या फलाची आशा करू नये त्याने कोणाशी वैर करू नये कोणाचाही आदर करण्यात कपट असू नये निंदा किंवा स्तुती या दोहोंना सारखेच लेखावे आचरण चांगले ठेवावे शील संपन्न असावे अंतःकरण प्रसन्न राखावे इंद्रियांचा निग्रह करावा आणि कामादी शत्रूंना आपल्या अंकित करून सोडावे अशा प्रकारे वागणारा पुरुष लोकांकडून सत्कार पाहून मेल्यावर स्वर्गास जातो दुष्काळामध्ये वगैरे सर्व लोकांना दुर्लभ असे अन्नादी देऊन तो आनंद पावतो व सुखी होतो तो भूतमात्राच्या हिताविषयी तत्पर असतो व कोणाचा द्वेष करीत नाही एखाद्या मोठ्या डोहाप्रमाणे तो सदैव अक्षोभ्य स्थितीत असतो व ज्ञानानेच तृप्ती पाहून प्रसन्न असतो दमयुक्त पुरुषापासून कोणालाही भीती नसते आणि त्यालाही कोणापासून भीती नसते दमयुक्त पुरुषाला ज्ञानाची प्राप्ती होऊन तो सर्व लोकांना पूज्य होऊन राहतो ज्याला मोठा लाभ झाला तरी आनंद होत नाही व संकट आले तरी दुःख होत नाही तो ज्ञानमर्यादा जाणणारा ब्राह्मण दमसंपन्न होय असे सांगितले आहे शास्त्रज्ञान संपन्न आणि सत्पुरुषांनी आचरण केलेली कर्मे करून शुद्ध झालेला तो दमयुक्त पुरुष त्याला त्याच्या आचरणाचे महाफल उपभोगावयास मिळते असूयेचा अभाव क्षमा शांती संतोष प्रियभाषण सत्य दान अनायास हा काही दुष्टांचा मार्ग नाही तसेच काम क्रोध लोभ मात्सर्य व आत्मश्लाघा हा सज्जनांचा मार्ग नव्हे याकरता सदाचार संपन्न ब्राह्मणाने कामक्रोधांना अंकित करून इंद्रियांचा जय करावा आणि ब्रह्मचर्याने राहून अज्ञानरूपी घोर अंधकारामध्ये न डगमगता वीराप्रमाणे राहावे व मनोजय करून कालाची मार्ग मार्गप्रतीक्षा करीत निर्बाधपणे लोकांमध्ये संचार करीत असावे ओम तत्सत